श्री नवनाथ भक्तिसार अध्याय बारावा जालंधरास बरप्राप्ती आणि खानिपनाथाचा जन्म या अध्यायाचं नित्यपठन केल्यास देवतांचा क्षोभ नाहीसा होतील आणि सर्व देवता अनुग्रह देतील अध्यायाला सुरुवात होत आहे अग्निनारायणाने जालंधरास त्याचे जन्मवृत्त सांगितले आणि म्हणाला बाळ मी सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो यावेळी तुझ्यावर काही प्रसाद करावा असे मला वाटते तरी तुझ्या मनात काही इच्छा असल्यास ती निसंकोचपणे मला सांग तेव्हा जालंधर म्हणाला तात महाराज मला कसलीच इच्छा नाही तरी हा जो नरदेह प्राप्त झाला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करा इतरांप्रमाणे मीही जन्मलो आणि मेलो असे होऊ नये तुमचा पुत्र सत्कीर्ती रूपाने चिरंजीव राहील असे करा ते ऐकून अग्नीला मोठे कौतुक वाटले आपल्या मुलाला जगत कल्याणासाठी आवश्यक ते सर्व प्राप्त व्हावे म्हणून त्याला घेऊन तो त्वरेने दत्तप्रभूंकडे गेला दत्तगुरूंनी त्या दोघांचे उत्तम स्वागत केले आणि अग्निदेवाला येण्याचे कारण विचारले तेव्हा जालंधराकडे जालंधराकडे निर्देश करून तो म्हणाला महाराज हा जालंधर मदनाचा अंश आहे भगवान शंकराने त्याला माझ्या हवाली केले आहे तेव्हा त्याचे भस्म न करता मी माझ्याच उदरात ठेवून त्याला वाचविले माझ्या उदरात तो गर्भरूपाने असताना अंतरिक्ष नारायणाने त्यात संचार केला बृहद्रवाच्या सोमयागात ते तेज मी अंतरिक्षाच्या जीवांशासह बाहेर टाकले तोच हा बालक जालंधर नावाने राजाकडे वाढला आणि उपनयनानंतर राजगृह सोडून अरण्यात गेला तेथेच याची व माझी पुन्हा भेट झाली आता मी त्याला तुमच्या पायाशी आणले आहे तरी याच्यावर अनुग्रह करून याला धन्य करा ते ऐकून दत्तप्रभूंना फार संतोष वाटला ते म्हणाले मी याचा स्वीकार केला आहे पण याने माझ्याकडे बारा वर्षे राहिले पाहिजे त्याला मान्यता देऊन अग्नीने त्यांचा निरोप घेतला त्यानंतर जी बारा वर्ष जालंधर दत्तप्रभूंकडेच राहिला त्या कालावधीत दत्तगुरूंनी त्याला मंत्रदीक्षा देऊन अद्वैताचा बोध केला त्याच्याकडून बराच अभ्यास करून घेतला त्याला सर्व प्रकारच्या कला विद्या आणि शास्त्रांमध्ये पारंगत केले सर्व देवतांकडून वरदाने देवविली त्यानंतर जालंधरास अग्नीकडे सोपवून ते म्हणाले माझे कार्य मी पार पाडले आता तू ह्याला दैवतांच्या भेटीला घेऊन जा तेव्हा दत्तगुरूंनी प्रशंसा करून अग्निदेवाने जालंधरासहित प्रस्थान केले त्याला त्रिभुवनातील दैवते दाखविली मजिंद्रनाथाप्रमाणे त्या सर्व देवता त्याला वश करून दिल्या मग त्याला बारा वर्ष बद्रिका आश्रमात तपश्चर्यच बसविले तिच्या घोर तपश्चर्याने प्रसन्न झालेला हरिहर ब्रह्मादी सर्व देवांनी त्याला अनेक आशीर्वाद दिले जालंधराची तपश्चर्या फळास आली आणि त्याला देवतांचा आशीर्वादही प्राप्त झाला म्हणून बद्रीनाथास फार बरे वाटले त्यांनी जालंधरास वग्नीला तीन दिवस आपल्यापाशी ठेवून घेतले त्यावेळी जालंधरास एक कामगिरी सोपवण्याचा विचार करून ते म्हणाले ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती बारा वर्षाची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य व शृंगारलेली लावण्य पाहून ब्रह्मदेव कामपीडित झाला पित्याची बुद्धी फिरलेली पाहून सरस्वतीने सत्य लोकातून पळ काढला वासनेने उन्मत ब्रह्मदेवही तिच्या मागे धावू लागला धावता धावता त्याचा वीर्यपात झाला ते वीर्य हिमालयातील जंगलात झोपलेले एका महाकाय हत्तीच्या कानात पडले त्या वीर्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केलेला आहे या गोष्टीला अनेक युगे झाले आहे तो हत्ती चिरंजीव असल्यामुळं अजूनही जिवंत आहे ज्यानंतरा तू त्याला बाहेर काढ आणि आपला शिष्य कर कानातून जन्मल्यामुळे त्याचे कानेप हे नाव ठेव त्यानंतर अग्नी आणि जालंधरासह बद्रीनाथ त्या हत्तीपाशी आले तेव्हा तो हत्ती इकडे तिकडे संचार करीत होता जालंधराने त्या महागजावर मोहनास्त्र व स्पर्शास्त्राचा प्रयोग करून त्याला एका जागी शांत केले आणि हत्तीच्या जवळ जाऊन हका मारीत म्हणाला हे प्रबोधा मी तुला न्यायाला आलो आहे हा मी तुझे नाव कान्हीप ठेवले आहे आता विलंब न लावता कानातील बैठक सोडून बाहेर ये ते ऐकून हत्तीच्या कानातून सोळा वर्षाचा एक तेजपुंज तरुण बाहेर आला जलंधराने त्याला खाली उतरताच त्याने त्या तिघांना नमस्कार केला शंकराने त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि जलंधराशी त्याला मंत्रोपदेश दिला त्या अनुग्रहाने व्यक्ता व्यक्ताचे खरे ज्ञान होऊन कानी ब्रह्मरूप झाला कार्य सिद्ध होताच ते सर्वजण बद्रिकाश्रमास परतले तेथे दत्तप्रभूंनी तुला दिलेली विद्या यालाही शिकाव अशी सूचना जलंतरास देऊन अग्निदेव गुप्त झाले त्यानुसार भगवान शंकराच्या सहवासात सहा महिने राहून जालंधराने कानिफास सर्व प्रकारे विद्या संपन्न केली त्यानंतर शंकराच्या सूचनेवरून त्याने अस्त्रदेवतांना आवाहन करून माझा सचिष्य कानेप यास वर देऊन उपकृत करा अशी विनंती केली तेव्हा वरदाने कशी वाटेवर पडली आहेत पुढे तुझे हजारो शिष्य होतील म्हणून आम्ही प्रत्येकाला वश व्हायचे की काय असे म्हणून सर्व देव स्वस्थाने जाण्यास निघाले तेव्हा संतापलेल्या जालंधराने त्यांच्याशी युद्ध आरंभिले त्या युद्धात नाथांपुढे अस्त्रांचाही टिकाव लागत नाही हे पाहून सर्व देव शस्त्रे उपसून त्यांच्यावर धावले तेव्हा नाथाने कामिनी अस्त्राच्या सहाय्याने असंख्य अप्सरा उत्पन्न करून त्या सर्वांना काममोहित केले त्या अप्सरांनी देवांना बोरींच्या झाडावर नेले तेव्हा नाथाने स्पर्शास्त्राच्या सहाय्याने त्यांना तेथे चिकटवून ठेवले अस्त्रजन्य स्त्रियांनी त्या सर्वांची वस्त्रे फेडून जालंधरापाशी आणून टाकली तेव्हा लज्जित झालेल्या देवांची ते दुर्दशा पाहून जालंधराने कानेफाला खून करून देवांना वस्त्रे नेसवण्यास सांगितले आणि विभक्तास्त्र योजून त्यांना मुक्त केले नाथांचे सामर्थ्य ओळखलेल्या देवांनी कानिफास सर्व वरदाने दिली आणि जालंधरास शाबरी कवित्वाच्या कार्यास सहाय्य करण्याचे मान्य करून ते सर्व आपापल्या स्थानी परत परत गेले अध्याय बारा समाप्त होत आहे